भरगच्च रात्र झाली उगवतीला चंद्रम दिसू लागला आणि दाजीबा खोपीतनं बाहेर पडले घोंगड्याची खोळ अंगावर घेऊन सपाट्यानं चालू लागला पायाखालची मळलेली वाट संपली आणि मोकळं रान लागलं नांगरल्या जमिनीतील ढेकळं चुकवत तो ढेंगा टाकत जाऊ लागला दाजीबा एका बांधाजवळ आला आणि नांगरून समोर पसरल्या एका काळ्याभोर वावराकडं तो टक लावून बघत राहिला आजमास घेत थोडा वेळ उभा राहिला आणि मग आडव्या सऱ्या मोजत पुढं चालला एकाएकी त्याला शीळ ऐकायला आली वाऱ्याची झूक अंगावर यावी तशी ती शीळ कानावर आली आणि दाजीबानंही जीप टाळायला लावून सूर धरला शिळीत शिळ विसरली आणि दिशाबरोबर हेरून त्यानं पाय उचलला दहा पाच पावलं टाकल्यागत नांगरलेली एक सरी धरून तो झपाट्यानं पुढं झाला एक दोन कासरी चालून गेल्यावर तो पुन्हा उभा राहिला आणि जवळनंच आवाज दिला दाजीबा ये असाच पुढं हिंदूराव हा या या या असत दाजीबा तसाच जरा पुढे गेला आणि पोटाखाली बंदूक घेऊन सरीतच डब पडलेला हिंदूराव उठून बसला एका लंगोट्यानिशी उघडा बंब बसलेला हिंदूराव काळ्या जमिनीतनं ओळखू येत नव्हता डोळे बारीक करून दाजीबा बघत राहिला आणि खालच्या आवाजात हिंदूराव बोलला असं उभा राहू नका दाजीबा बसा खाली जवळ जाऊन त्या सरीतच दाजीबानं हे बूट टेकलं आणि घोंगड्याची खोळ बाजूला करीत त्यानं विचारलं तुम्ही एकटंच सुभानराव आणि संभाजी कुठं आहेत पांढरे कपडे घालून आलाय सा आधी अंगावर घोंगडे घ्या बघू काढलेली घोंगड्याची खोळ गडबडीनं अंगावर घेत दाजीबा बोलला काय तसा आसपास हां जरा हालचाल दिसती या इथं बोलच बसाय नको उठा उठायचं हां उठा पुढच्या वगळी जाऊन बसूया असं म्हणून हिंदुराव उठला आणि पायाचा आवाज न करता अबदार पावलं टाकत चालू लागला घुंगड्याची खोळ अंगाभोवती घट्ट धरून दाजीबाही पाठीमागणं निघाला त्या नांगरल्या जमिनीतनं दोघंही बाहेर पडले एक बांध ओलांडून घसरतीला लागले ते लवणात शिरले आणि करंजी जांभूळ निरगुडी घाणेरी यांच्या कडेनं एका चिंचोळ्या वाटेनं खास कळगे तुडवत पुढे निघाले भोवतालची रानं दिशेनाशी झाली वस्त्याही लांब राहिल्या आणि वगळी झाल्यावर हिंदुरावानं विचारलं भाकरी आणली ना व हातातलं भाकरीचं गटळ घोंगड्यातनं बाहेर काढत दाजीबा म्हणाला ही काय आणली आ हात पुढं करून हिंदुरावानं ते गटळं आपल्या हातात घेतलं आणि नाकानं हुंगल्यागत करून म्हणाला खमंग वास येतोय हो सांडग्यास कोरड्यास आहे जणू काय काय आहे बघा गटऱ्याचं बूट चाचपत हिंदुराव म्हणाला कांद लागल्यात हाताला शेंगा बी दिसत्यात आणि उभा राहिलेला हिंदुराव वगळीतच खाली बसला दोन पायावर बसून त्यानं भराभरा फडक्याची गाठ सोडली आणि हातात एक भाकरी घेऊन त्यानं घास मोडला लाल सुटलेल्या तोंडानं भराभरा खाऊ लागला दाजीबाई खाली बसला आणि तोंडाचा होणारा मचामचा आवाज कान देऊन ऐकू लागला एक भाकरी खाऊन झाल्यावर पुन्हा फड फडक्याची गाठ मारत हिंदुराव म्हणाला जरा आधार आला बघा तर हो हडाडला असेल हडाडलं काय सांगायचं दाजीबा दाजीबा बोलणं ऐकत त्याच्या तोंडाकडे बघत राहिला आणि हिंदुराव म्हणाला चला उठा ते आणि वाट बघत असतील दोघंही उठले आणि पुन्हा चालू लागले थोडं चालून गेल्यावर हिंदूरावानं शिळ घातली तशी शिव उलट अंगाने ऐकू आली आणि हिंदूराव म्हणाला असंच जावा समोर ती बघा त्या झाडाखाली बसल्यात जावा म्हणजे तुम्ही कुठं निघाला तुम्ही चला पुढं त्यावर मी येतो जरा पाणी पिऊन पाणी पिऊन येतो होय ह्या बामणाच्या हिरीतलं पंताचा मळा न योग हा होय की बघत राहू नका जावा पुढं असं म्हणून हिंदूराव मागे फिरला आणि दबकत दबकत दाजीबा पुढे जाऊ लागला धड डोळ्यांना पुढचं दिसेना झालं जाग जागी झाडाच्या सावल्या पायात येऊ लागल्या जमिनीतनं वर आलेली एक मुळी पायात आली आणि ठेचकाळ्यागत होऊन तो उभा राहिला पायात अडकलेलं धोतर त्यानं खाली वाकून सोडवून घेतलं आणि पुन्हा समोर बघून तो चालू लागला हिंदूरावानं बोट करून दाखवलं ते झाड जवळ आलं आणि खाली बसले ते दोघेही गडी उठून उभे राहिले दाजीबा जवळ गेला आणि हातातलं भाकरीचं गठळ खाली ठेवत म्हणाला खवा भाकरी आणि दादा हो येतोय मागणं पाणी प्यायला हिरीत गेलाय त्यानं खाऊन घेतलं जणू होय एक भाकरी खाल्ली एवढं ऐकल्यावर ते दोघेही भाऊ आरोमा अमोरा समोर बसले आणि भाकरीचं गटळ मध्ये ठेवून खास घास मोडू लागले एवढ्याच हिंदुराव आला आणि पुन्हा त्यात सामील झाला तोंडात घास गोळवत बोलला दाजीबा लई अब्दा झाली आहे गड्या पोटाकडं वय जरा काल परवा मला बी काय जमलं नाही हिंदुराव हसून म्हणाला तुम्हाला जमलं नाही आणि आम्हाला लांबनं भाकरीचा वास या लागला हो लांबनं वास या लागला होय की दाजीबा खोटं नाही धनगराच्या कुत्र्यागत अवस्था झाली म्हणून असा त्याला जसा लांडग्याचा वास येतो तसा आम्हाला भाकरीचा वास या लागला आहे गळ्यातल्या गळ्यात हसून संभाजी म्हणाला काल सांच्यापारची गोष्ट सांगा की त्यांनी काय झालं दोन पायावर बसला हिंदूराव जरा अंग वळवून बसला आणि आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यात कांदा फोडीत म्हणाला काय सांगायचं दाजीबा परवाचा संबंध दिवस गेला का तसाच कालची सकाळ गेली दुपार टळली आणि सांज झाली काय सुचनाच झालं बघा काय खाऊ आणि काय नको असं होऊन गेलं भूक कडाडली आणि सांचं उतरलो डोंगराच्या खाली आणि हो आणि काय खोबऱ्याचा म्हातारा पोरांची भाकरी घेऊन वस्तीला निघाला होता म्हटलं ये गड्या काय बी करा मला तेवढी भाकरी दे त्या बी बाजारानं लगोलाग भाकरी काढून माझ्या स्वाधीन केली आणि फडकं झाडून निघून गेला त्या भाकरी घेऊन मी वर आलो आणि काय एकेकाच्या वाटणीला येईल तेवढं तिघांनी बसून खाल्लं तेवढ्यानं काय होणार हो काय भूक आवरती म्हणता होय की काय आवरती त्यात दाढ आली आणि मग तिघं बी सुटलं का वगळीनं खाली कुठं झाडावर चढून आंबा खा कुठं चिचचा पालावर बड भूक काय ना आणि रात काय जाईना असा राग आला म्हणता तुमचा त्या वक्ताला कसं नुसतं तोंड करून दाजीबा बोलला मी तरी काय करणार का दोन दिवस आमच्यावर पाराच लई बसविला तर कोणतरी एक नाही दुसरा सारखा टेळणी करून जातच होता पाटलाला जरा माझा संशय बाजायला लागलाय ना मग ते चहान काय जमच ना आलाय आज सुधीक लय हुशार ना आलो स्वतःशी बोलावं तसं हिंदूराव पुढ्यातल्या भाकरीकडे बघूनच म्हणाला तरीच येळ मोडला होय मी म्हटलं आज बी आणि येता का नाही कुणाला दखल करतासा घोटाळा येत नाही कसा कसा म्हणजे काय काल परवा आला तसं हो मग मात्र कुणाला तरी फाडून खायची येळ आली असती बघा दाजीबा सांगू लागला चंद्रम उगवस्तोर गप्प खोलीतच पडून राहिलो कुणाला संशय येऊ दिला नाही का नाही आणि कोण नाही ते बघून सुटलो झालं आसपास पाळत ठेवली ओ काय करता सा मान मागं वळवून हिंदूराव म्हणाला आणि दाजीबा आज सांगायचं म्हणजे तुमची वाट बघत आम्ही पडलो होतो का रानात तर त्याच्या बायला त्या आजूबाईच्या रानात हो दोनदा चारदा माणसं गेली आली म्हटलं आल्यावर कोणीतरी पालतीवर मग या पोराने तेवढं पुढं पळवून लावलं म्हटलं तुम्ही जाऊन बसा वगळीत आणि अंगावरचं घोंगडे बी काढून ह्यांच्याकडे दिलं आणि पोटाखाली बंदूक धरून उघड्या अंगानं उगच सरीतच पडून राहिलो म्हटलं आता येऊ द्यात कोण येतं ते तुम्ही आज आल्या बिगा राहणार नाही याची खात्रीच होती हो पण खरं सांगू जसा चंद्रम वर आला तसं म्हटलं आज बी आता तुम्ही येत नाही बोलता बोलता भाकरी निम्मी चवड संपून गेली आणि मग गटळं बांधून सगळेच पाणी प्याला विहिरीवर गेले त्यांची वाट बघत दाजीबा एकटाच बसून राहिला भाकरीची राखण करीत बसला थोडा वेळ गेला आणि मग ते तिघेही वगळीतनं चालत येताना दिसले भर रामावशाला येताळाच्या पालखीला आल्यागत जवळ आले आणि खळ्याभोवती पिंडीला पिंडी लावून गोल कडं करावं तर सगळेच गुडघ्याला गुडघा लावून एकमेकांकडे बघत बसले आणि हिंदूरावानं विचारलं काय म्हणतोय पाटील नानाच्या पोराचा खून झाल्यापासून लई चवताळा आहे माझ्या संघ बी बात करायला तयार नाही बरं आणि काय धरपकड कुणाला ठेवलंय शिल्लक पाक सारी पोरं धरून चावडीत नेणल्यात आज चार रोज झालं फौजदार बी येऊन बसलाय की दात ओठ खाऊन हिंदूराव बोलला बसू द्या बसू द्या बसू द्या नव गाव सारं बडवायला लागल्यात की होय का मग उकाळ पांढरं झालं असेल म्हणायचं पाटलांचं आणि म्हणायचं काय त्यात अगा सारं गाव ओरबाडलं की आणि जरा तारकल्यागत करायला लागलंय हिंदरावानं विचारलं तारकलंय का तर डोसकच चक्रम झाले बघा आणि लई चक्रम होईल बघत राहावा खेळ दाजीबा बोलला आता काय राहिलं राहायचं व्हायचं सारखी बंदूक घेऊनच फिरतोय आणि जोडीला तो शाना भाऊ एक असतोय कोण त्यो परशा होय अरे त्या परशाच्या थोडा वेळ दाजीबा गप्प राहिला आणि मग म्हणाला आणि काय तुम्हाला हद्दपार करायचं बी काम चालवलंय म्हण हिंदूराव हसून बोलला हद्दपार करायला आम्ही हाय कुठं गावात तुमच्यावर लय टपलाय तीनदा छापा घातला की तुमच्या घरावर आता पातूर घालू द्या घालू द्या त्यानं तीनदा घातला तर आम्ही एकदा तरी घालू का नाही सावध केल्यागत करून दाजीबा म्हणाला ह तसं काय करायचं नाही हा मग मला बी खोप मोडावी लागेल बघा सगळ्यांनी तसं फरारी होऊन चालायचं नाही निदानला त्या किरुनानाचा तरी खून पडू द्या आणि मग फरारी होऊ म्हणा सगळंच एवढं बोलून दाजीबा गप्प झाला आणि हसल्यागत करून हिंदूराव म्हणाला मग आता कशाला जाता इथनं माघारी दाजीबा बघत राहिला आणि तोंडाजवळ नेऊन हलक्या आवाजात हिंदूराव बोलला सकाळी खुनाची बातमी ऐकून गावात कालवा उडल बघा असं म्हणता होय रोज तांबडं फुटायला वस्तीवरनं घरला येतोय म्हण आज पांदीत मुर्दाबाब पाडतो बघा त्याचा हिंदूरावाचा हात दाबत दाजीबा म्हणाला पोरग गेल्यापासून लई हबाकलाय तो बी म्हणून तर आधी पोराला ओढविला बापलेकांची ताता ताटातूट कशी होती हे कळेल का आता त्याला कशी आली असतील आतडी गोळाहून चार रोज लय हंबरडा फोडला फोडला ना रगड झालं आता उद्या कुठला फोडल असं म्हणून हिंदुरावानं वर आभाळाकडे बघितलं आणि रात्रीचा अंदाज घेत तो म्हणाला बरं चला आता उठा निघायचं होय तुम्ही जावा आपल्या वस्तीवर आम्ही जातो तिकडं दिस उगवायला गावात जाऊन उगाच मज्जा बघा की मग आजच नक्की म्हणता न बोलता हिंदुराव हसला आणि मान्यच होकार देऊन उठून उभा राहिला त्या तिघांनीही घोंगड्याच्या खुळी अंगावर घेतल्या आणि वाकफड्याच्या बटांनी कमरेभोवती त्याने घोंगडावळ तसा दाजीबाही उठला खाली वाकून धोत्राचा कासा मारला आणि घोंगड्या अंगावर घेत म्हणाला निघायचं चला की जरा तुम्हाला घालवत येतो मग तुम्ही जावा खोपीकडं आम्ही जातो पुढं चला खोपीत जाऊन निजू नका हां जागर हवा जागा राहू हां बार ऐका आणि मग पडा निम्म्या वाटेपर्यंत घालवत आले मग दाजीब आपल्या खोपीकडे वळला आणि ती तिन्ही पोरं आठ वाटेनं रानात शिरली दाजीबा सपाट्यानं खोलीवर आला खोपीवर आला खोप आली तसा वर आभाळाकडे बघत राहिला आणि मग बाहेरच एक वाकाळ पसरून त्यावर गप्प पडून राहिला